समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय पहिला भगवंतांकडून पृथ्वीस आश्वासन वसुदेव देवकी विवाह आणि कंसाकडून देवकीच्या सहा पुत्रांची हत्या ओम नमो भगवते वासुदेवाय राजा परीक्षिताने विचारले तुम्ही तो शशी सूर्याच्या वंशा अद्भुत वर्णिले मुनीजी भगवत प्रेमी कृपा करुनी पुढे ज्या वंशी पूर्ण रूपाने बळी रामा सवे हरी कृष्ण तो जन्मला त्याची पवित्र कीर्ती सांगणे सर्वात्मा हरी श्री कृष्ण यदुवंशात जन्मुनी लीला केल्या जशा त्याने विस्तारे ऐकवा आम्हा ते संत तृप्तो तरी कीर्ती गाती जी राम बाणो वल्ली, आनंद देते विषयी जनान श्रीकृष्ण चंद्रामृत ही कथा की जे आत्मघाती निपशुघ्न त्यांच्या विना कुणाला नच आवडे पिता महोते लढता रणात ते इंद्रजितो भयदाविताना कृष्णाश्रयेची तरले तयात गोक्षूर गर्तो जै पारभावा त्या दोन वंशात माझी एक ब्रह्मास्त्र येता जळू लागता ती माता हरीच्या पदी लागली तै गर्भात चक्रे मज रक्षी कृष्ण आतो निरक्षी हरि सर्व जीव बाहेर रक्षी तै काळ रूपे मनुष्य भासे तै खेळ सारे ऐश्वर त्याचे मधुशब्दी सांग रोहिणी तनयो राम पुन्हा देवकी सुतो एकदा अंशरूपाने जन्मता हा दुजा कसा असुरा मुक्ती देणारा भक्तांचा प्रिय हा सखा वात्सल्य स्नेह सोडोनी व्रजी कापातला असे नंद गोपादी सवे हा क्रीडला कुठे शास्ता जो शिव ब्रह्मासी व्रजात क्रीडला कसा कंस मामा असोनिया मारिला काय कारणे मनुष्याकार तो ब्रह्मद्वारकी राहिला किती यदुवंशा सवे तेथे पत्न्या त्या प्रभुसी किती मुनी मी कृष्ण लीला ना पुसो वा न पुसे हिते विस्तारे सांगणे सर्व श्रद्धेने ऐकू इच्छितो भुकेचे पुसणे नाही पाणी मी त्यागिले असे थोडाही ना त्याचा कथा अमृत प्राशितो सूतजी सांगतात सर्वज्ञ शोक हरीचे प्रिय भक्त तेव्हा तो ऐकुनी उचित प्रश्नची हर्षलेनी कृष्ण कीर्ती वदण्या परिसिद्ध झाले जी मार्जिते कलिमला मूळ शोधुनिया श्री शुकदेव म्हणतात कृष्ण रसी रसिकारे प्रश्न हा अति छानकी हृदय धरिता कृष्ण प्रीत त्याचीच वाढते येतो प्रश्न असा तेव्हा वक्ता श्रोता निजो पुसे तिघेही पावनो होती गंगा पावन जैकरी तदा लाखो हिते दैत्य गर्विष्ठ नृप जाहले आक्रंदे पृथिवी भारे ब्रह्म्या निस्त्राणती स्तवी गायती रूप घेवोनी दुःखे अश्रू पातले हंबरे कृषती खिन्न ब्रह्म्याला दुःख बोलली कारुण्ये ऐकुनी ब्रह्मा सवे शंकर घेऊनी गायही घेतली आणि पातले क्षीरसागरी देवाधिदेव भगवान पुरवी भक्त कामना नष्टितो सर्वती दुःखे समर्थ एकलाचितो गाता पुरुष सुक्तारे ब्रह्म्याला ध्यान लागले आकाशवाणी तै ऐकिकानी त्या देवताना वदला उठोनी मी सांगतो ते तुम्ही सर्व ऐका विलंब यासीन च मुळी पूर्वीच जाणी मनी सर्व विष्णू देवाधिदेवो दुःख भूचे तो काल शक्ते हरिभार सर्व जन्मो निजावे तुम्ही अंशी तेथे यदुकुळासी तुम्ही जन्मुनिया सहाय व्हावे हरिला सदाचे वसुदेवा घरी जन्मे स्वयं श्री पुरुषोत्तम देवांगना हि जन्मातै श्री राधा पद सेविण्या सहस्रमुखीचा शेष स्वये अंशोची श्रीहरी भगवत कार्य साधाया होईल ज्येष्ठ बंधुतो ऐश्वर्यशालिनी त्याच्या मायेने जग मोहिले आज्ञा मानोनी त्याची ती जन्मेल अंशरूपिणी श्री शुकदेव सांगतात स्वामी प्रजापतींचा तो आज्ञापी देवतास हे धरेला समजावोनी स्वधामा पातले पुन्हा यदुवंशी शूरसेनो मथुरा मंडली तसे शूरसेन अशा देशा शास्ता तो पूर्वकालीचा समस्त यदुवंशाची मथुरा राजधानी तई भगवान हरी तेथे विराजे नित्यची स्थळी मथुरी वसुदेवाचा विवाह जाहला तदा वधू घेऊन बैसे तो गेही जाण्यास त्या रथी उग्रसेन सुतो कंस चुलत बहिणी सत्या प्रसन्न करण्या घेई घोड्यांचा दोर तो करी रथ हा की स्वये तेव्हा शेकडो रथ सोबती देवका सातवी पुत्री लाडकी बहुदेवकी निरोपती जला देण्या रत्नांकितची चारशे हत्तीनी अश्वते तैसे सहस्र पंधरा पहा अठराशे रथो तैशा दोनशे दासीही दिल्या निरोप समयी वाद्ये शंख भेर्या तुतारिणी मृदंग भेरी नादाने मांगल्य गीत गाईले, थाटात चालता ऐसे कंसा संबोधुनी तदा आकाशवाणी ती झाली मूर्ख तू बैसला तिचा तो आठवा पुत्र मारील तुझ ठारकी कौस तो थोर पापीनी न सीमा दुष्टते सत्या कलंक भोज वंशाचा ऐकता वाणी ही अशी काढिले खडगनी वेणी धरिली मारण्या वधू क्रूरतो करिता पापे निर्लज्ज जाहला पाहो निक्रोधतो त्याचा बोलले वसुदेवते वसुदेव म्हणाले राजपुत्रा कुळाची ती कीर्तीच नित्य वाढवी प्रशंसिती तुला वीर भगिनी वधिसी कसा वीर श्रेष्ठ ठवे मृत्यू जन्मतो प्राणी ते धवा आजवा वर्षाने मृत्यू होणार तो खरा मृत्यू येता तदा घेतो दुसरा देह साजिरा सोडता पहिला देह मोहाने घडते असे चालता ठेवणे पाय उचली तो दुजा पुन्हा तसाची ठरतो देह नवानी त्यजिणे जुना स्वप्नात भोगे तनु इंद्र राज्य स्वप्नात दारिद्र्य भुलोनी जातो तसेची देहा पहिल्या त्यजिता नव्या तनुने विसरोनी जातो विकार पुंजो मनया जीवाचे संचित कर्मे मग मोही गुंते तल्लीनतेने स्मरता स्वतःला तो जन्मला भे पुढती तयाला जळात जैसे प्रतिबिंब हाले तरंग येता गमते मनाशी अज्ञान योगे तै क्रोध काम मानी विकारे अपुलाची देह कल्याण इच्छितो तेने द्रोह तो सोडणे पहा कर्माच्या अधिनी जीव तेने त्या भय राहते कंसादीन तशी सान बहीण तुझीही पहा तुला कन्ये परी साजे आताच लग्न जाहले मांगल्य चिन्ह ही ताजे प्रेमळे वधिने कशी श्री शुकदेव सांगतात भेद साम भयो नीती बोलिले वसुदेवते परी राक्षसी वृत्तीचा संकल्प कंस सोडिन विकट हट्ट पाहोनी कंसाचा वसुदेवजी प्रसंग टाळण्या ऐशा निश्चया प्रत पोचले बुद्धिनी बळ लावोनी चतुरे मृत्यू टाळणे प्रयत्ने टळे तेव्हा दोष ना मानणे तदा पुत्र कंसास देण्याच्या वचने वाचवू हिला पुत्र ते जन्मण्यापूर्वी कंसही मरुही शके संभवे उलटे ऐसे पुत्र मारील याजला पारना विधी संकेता टळता नटळे कधी वनात अग्नी जधी पेटतो ते समीप वाते दूरचे जळावे समीप वाते दूरचे जळावे न कोणी जाणी हरीच्या विनाते तसेच मृत्यू अनजन्मयाचे निश्चय वसुदेवाने बुद्धीनुसार आपुल्या सन्माने पापी कंसाच्या प्रशंसा केली ही असे परीक्षित क्रूर निर्लज्ज कंसतो असल्यामुळे त्रासले ते तरी हास्यची दाविले वसुदेव म्हणाले सौम्या रे तुझला नाही देवकी भयते मुळी भयत्या आठ पुत्रांचे तरी ते तुझ देई मी श्री शुकदेव म्हणतात कंस तो जाणीता चित्ती बोल यांचे असत्यना सुसंगतचे जाणोनी सोडिले देवकी सत्या प्रसन्ने वसुदेवाने देवकी आणिली घरा देवकी सती साध्वी ती देवता अंगी सर्वत्या समयी प्रतिवर्षाला आठ पुत्र निपुत्री ती जन्मली देवकी गर्भे संतती वसुदेवची पहिला कीर्तिमान पुत्र कंसासी दिधलासे, असे खोटे न वचनो होवो म्हणून कष्टले बहु साहिती कष्टते सत्य ज्ञान्यांची गोष्ट वेगळी नीचते वर्तती हीन भक्त ते सर्व त्यागिती समान वसुदेवाला कंसाने पाहिले तदा सत्यनिष्ठा बघोनी तो हासोनी बोलला असे वसुदेवा तुझा बाळ नेणे हा भयनायये आकाशवाणी ती बोले आठवा शत्रु तो मुला ठीक हो म्हणून त्यानी घरी बाळास आणिले कंसाचे बदले चित्त हेही ठाऊक त्या असे इकडे नारदे कंसा सर्व वृत्तांत बोधिला व्रजात राहती सर्व नंद गोपनी गोपिका तयांचे सर्वते ते बंधू देवता अंश रूपची तुझ्या सेवेत ते सारे रूपीच दैवते दैत्यांचा भार हा वाढे तया नावधिन्या अशी तयारी चालली सर्व वदले नारद असे देवर्षी बोलुनी ऐसे गेले ते पुढती तसे कंसाने ताडिले चित्ती यदुवंशात विष्णुतो मारण्या जन्मतो घेई तेव्हा त्याने बहिणनी वसुदेवाशा दोघा बंदी बंदीशाळेत टाकिले शंका येताची चित्ती तो बाळ होता वधी पहा वसुदेव अशा दोघा बंदी बंदीशाळेत टाकिले शंका येताची चित्ती तो बाळ होता वधी पहा पृथ्वीसी दिसते ऐसे स्वार्थी लोभी नृपो कसे वधिते पुत्र मातानी पिता निमित्र ही ओळखून असे कंस आसुरी पूर्व जन्मतो काल नेमी तदा होता वधिले विष्णूने तदा म्हणून यदुवंशाला काळाच्या परिहा बघे बलवान कंस हा होता उग्रसेन पित्यासही कैदेत तटाकुनी हाकी राज्य ते शूरसेनसे इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हरि ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू